मांडवदारी नवरा आला अडविले नवऱ्याला मांडवदारी नवरा आला करवल्यांनी गाऊन गाणी चिडविले नवऱ्याला जी बोले घाई करा नवरा नवरी आणा त्वरा अंतर पाट चला धरा मंगलाष्टके सुरू करा शुभ मंगल झाल्यावर अक्षता पडल्या डोईवर वाद्यांचा झाला गजर सात पाऊले फिरल्यावर जोडा जमला जन्मा काय सीतारामाचा लेख निघाली सासरला सोडून या आई बापाला माहेर सोडून जाता पाऊल जड झाले नवरीला बापाला बिलगुन भेटे रडू आले नवरीला आई बापाला भेटे रडू आले नवरीला बोले आई बाप पोरी रडू नको जा सासरी करपतीची चाकरी सुखी राहा भरी आशीर्वाद आई बापाचा संसार हो सुखाचा माहेरच्या पुण्याईचा डोईवर हात अनंताचा लेक लाडकी आई बापाची निघाली हो सासरला गाजत गाजत वरात चालली नवऱ्याच्या गावात